रामकृष्ण गोविंद भगवान व्यासांना असंतोष झाला भगवत भक्ती निर्माण करणारं बद्दल प्रेम निर्माण करणारं साहित्य लिहिलं नाही असा त्यांच्या मनात एक भाव आला नेमके त्याच वेळेला त्यांच्या आश्रमात भगवत प्रेरणेने मग भगवान नारद आले मुनिवरे नारद म्हणाले आपण यथा धर्मादयाश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा यनुवर्णितः आपण धर्म आदी पुरुषार्थाचे जसे निरूपण केले आहे तसे भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे निरूपण केले नाही आता हे लिखित साहित्य होतं म्हणून श्रीकृष्णाच्या महिम्याचे निरूपण केले नाही असं नारद म्हणाले समजा कृतीबद्दल असत तर तुम्ही अशी कृती केली नाही तुम्ही असं आचरण केलं नाही त्यामुळं भगवत भक्तीचा प्रसार झाला नाही लोकांच्या मध्ये भगवत भक्तीचा उद्गम झाला नाही आता भगवत भक्तीचा उगम होणारी कृती मी करायची म्हणजे काय हे जर समजलं नाही तर मग त्या भागवत वाचनाचा काय उपयोग आहे कुठलं साहित्य भगवत भक्ती निर्माण करणार आणि कुठलं नाही याच याचं स्पेसिफिक स्पष्टपणे वर्णन केलेलं आहे बरं का याच्या भागवतात कृतीबद्दल पण मी सांगतो पण आधी भागवत काय म्हणतात ते बघा न पवित्र प्रगृणीत करहिजित तद्वाय तद्वायसं मुशंती मानसा न यत्र हंसा निरमंत शिक्षया ज्या भागवत प्रथम स्कंध पाचवा अध्याय दहावा श्लोक एक पाच दहा असं म्हटलेलं आहे ज्या रसभावालंकाराने युक्त अशाही ही वाणीने रस भाव अलंकाराने युक्त अशाही ही वाणीने जगताला पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे वर्णन केले नाही काय म्हटले बघा हा भगवंतांचं जर वर्णन नसेल बाकी सगळं आहे बाकी सगळं आहे परंतु भगवंतांचं जर वर्णन नसेल तर अशी वाणी म्हणजे कावळ्यासाठी ज्या ठिकाणी उष्टे पदार्थ फेकून दिले जातात तशी अपवित्र मानली जाते मानस सरोवरात विहार करणाऱ्या हंसाप्रमाणे ब्रह्मधामात रममान होणारे भगवत चरणांचे आश्रित परमहंस अशा रचनेच्या ठिकाणी रममान होत नाहीत वाङ्मय कसं असावं पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे बघा वाङ्मयाची व्याख्या भागवतात केली आहे पुढचा श्लोक वाचा स्कंद पहिला अध्याय पाचवा श्लोक बारावा हा श्लोक भागवतात आणखी एके ठिकाणी बाराव्या स्कंदात आलेला आहे बरं का काय म्हटलेलं आहे नैष्कर्म अप्यच्युत वर्जित न शोभते ज्ञानमलम निरंजनम कुतः पुनश्शस्वद भद्रमीश्वरे न चार्पितम कर्म यद्यप्य कारणम मोक्ष प्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मल ज्ञान भगवत भक्ती विरहित असेल तर तितकेसे शोभत नाही फार मोठा सिद्धांत सांगितलाय बर का ज्या ज्ञानानं मोक्ष प्राप्ती होते असो ज्ञान जर भगवत भक्ती विरहित असेल तर ते शोभत नाही हे ज्ञान म्हटलेलं आहे याला मी जोड देतो ज्या कृतीने मोक्ष मिळतो ती कृती भगवत भक्ती रहित असेल तर ती शोभणार नाही जे मनन चिंतन मोक्ष प्राप्तीकडं समाधी अवस्थेला घेऊन जात पण जर ते मनन भगवत भक्ती विरहित असेल तर ते तितकस शोभत नाही आता उदाहरण बघा मगाशी मागच्या प्रवचनात मी म्हटलं आणि हे मी वाचलं हे माझी कल्पना आहे बरं का हे मला माहीत नाही असं काय घडलेलं नाहीये परंतु बातमी अशी होती की कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन मुलींनी सकाळी कॉलेज करून दुपारी पाणीपुरीचा स्टॉल टाकला आणि तो चांगला चालला चांगली गोष्ट आहे कर्तृत्वाची गोष्ट आहे मी त्या कृतीला नावं ठेवत नाही पैशासाठी आपलं शिक्षण स्वावलंबी व्हावं म्हणून करण्यासाठी त्यांनी केलं ही कृती कौतुकास पात्र आहे परंतु त्या कृतीमध्ये भगवत भक्ती निर्माण करणारी कृती ती असेल का त्यांची असेल का माझ्या मनात आलेली एक शंका आहे आणि भगवत भक्ती निर्माण करणारी कृती म्हणजे काय तर मी दिलेल्या पाणीपुरीनं ती खाल्ल्यावरती त्या व्यक्तीच्या मनामध्ये हृदयामध्ये आनंदाचा उद्भव होईल का ती व्यक्ती तिच्यातील भगवंत प्रसन्न होतील का एखादी भुकेलेली स्त्री आहे भुकेलेली व्यक्ती आहे तिला मी पाणीपुरी खायला खातली तिची भूक शमली आणि तिची भूक शमली त्या निमित्ताने तिच्या हृदयामध्ये असणारे भगवान प्रसन्न झाले अरे वा मी प्रसन्न झालो असं जर ते मनोमन म्हणतील तर ती कृती भगवत भक्ती रहित होणार नाही भगवत भक्ती सहित होईल हा प्रत्येक वेळेला भाव असेल का माझ्या माझ्या पाहण्यात एक उदाहरण आहे चांगलं उदाहरण आहे ही मुलं तरुण खूप छान काम करतात प्रचंड प्रमाणावरती जुने कपडे एकत्र केले आणि जिथे गरजू लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या वस्तीत भेट देऊन तिथं त्यांनी ते कपडे वाटले कृती उत्तम कर्तृत्व आहे चांगला विचार आहे परंतु भगवंतानी चांगलं म्हणावं म्हणून त्यांनी केलं का हे त्यांना कुणी शिकवलं का की तू करतोस जे जे कपडे ज्या गरजूंना देतोस त्या गरजूंच्या हृदयामध्ये सुद्धा तेच भगवंत आहेत जे तुझ्या हृदयात आहेत आणि ते भगवंत प्रसन्न माझ्या अंगावर घालायला कपडा नाही मला कपडा मिळाला म्हणून मी प्रसन्न झालो असं त्या व्यक्तीला त्या मुलाला त्या स्त्रीला त्या पुरुषाला त्या तरुणाला जे वाटेल त्या निमित्ताने त्या व्यक्तीच्या हृदयातील भगवंत प्रसन्न होतील असा तू विचार कर कृती तीच फक्त दृष्टिकोनात बदल तर भगवत भक्ती सहित कर्म होईल भगवत भक्ती सहित आचरण होईल भगवत भक्ती सहित लिखाण होईल कादंबरी लिहिली काय उपयोग काय उपयोग भगवत भक्ती निर्माण होणार साहित्य असेल म्हणून म्हटलेलं आहे बघा नैष्कर्म्याप्य नैष्कर्म्यावस्थेला जरी पोचवणार असलं नैष्कर्म्यावस्था म्हणजे मोक्ष मोक्षप्राप्ती भाव वर्जित न शोभते ज्ञानमलम निरंजनम प्राप्तीचे साक्षात साधन असलेले निर्मल ज्ञान भगवत भक्ती विरहित असेल तर ते तितकेसे शोभत नाही हे काही काही श्लोक असे विचार करायला लावणारे असतात आणि ते वाचून मला स्फुरण होऊन मी चिंतन केलं पाहिजे त्याच्यावरती की माझी कृती मी जेवणाची कृती केली जेवण साधं जेवण कसलंही असे ना शेपूची भाजी मला आवडत नाही मला म्हणजे आवडत नाही ह्याचा अर्थ नाही आवडत परंतु ती दिली पानात वाढली कुणाच्या तरी घरी गेलो पानात वाढली मला हे कुणी शिकवलं माहिती आहे का मला हे चिन्मयानंदाने शिकवलं त्यांच्या प्रवचनात मी एकदा ऐकलं ते एका साधकाच्या घरी जेवायला गेले आणि आता हे काय मला माहित नाही चिन्मयानंदांना बोलावल्यानंतर खरं कोणी शेपूची भाजी करेल का माझ्या मनात आलेली शंका पण चिन्मय आनंदाने सांगितलं त्या घरी तिथं शेपूची भाजी केलेली होती आणि मला वाढली मी खाल्ली आता त्याला त्याने मला आवडत नाही असं म्हटलं नाही परंतु ते म्हणाले की एकदा संपून टाकू म्हणून त्याने ती खाल्ली आता त्या साधक मातेला काय वाटलं चिन्मयानंदाला ही भाजी आवडली म्हणून तिने परत वाढली परत वाढली म्हटल्यानंतर त्याने ती परत खाऊन संपवली आणि आता गुलाबजाम किंवा काय खावं असं मनात विचारायला असेल त्या मातेला वाटलं अरे यांना खूप आवडते म्हणून तिने तिसऱ्यांदा वाढली मग ते काय म्हणाले हे महत्वाचं आहे बाकी सोडून द्या ते भगवंताना म्हणाले भगवंता तू माझी गंमत करतोस मी पण तुझी गंमत करतो जितक्या वेळेला ही माता वाढेल तितक्या वेळेला मी प्रसन्नतेने शेपूची भाजी खातो आहे बघूया आपण हा असा जो आत्मनिवेदनाचा संवाद झाला तू गंमत करतोस मी पण गंमत करतो हे जी भगवंतांचं प्रेरणास्थान जे त्यांना स्मरण झालं हृदयस्थ भगवंतांचं स्मरण झालं हे महत्वाचं आहे ही कृती भगवत भक्ती निर्माण करणारी आहे माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टी मी भगवत भक्ती निर्माण करणार आचरण मनन चिंतन करायला पाहिजे त्यासाठी हा श्लोक आहे भले मला मोक्ष मिळण्याचं साधन असू दे पण नाही काही उपयोग नाही त्या मोक्षाचा जर भगवत भक्ती विरहित असेल तर श्लोक पक्का लक्षात ठेवा भाव वर्जितम न शोभते ज्ञानमलम निरंजनम आणि हे समजल्यानंतर त्यांनी जी भागवताची रचना महर्षी व्यासानी केली ती इतकी अप्रतिम आहे माझ्या आयुष्याला भागवताशिवाय दिशा नाही आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो मी वाचली नाहीत सगळी पुराणं मी अभ्यास केला नाही परंतु मी सतरा पुराणं चालली त्याचं सारांशाने अवलोकन केलं परंतु भागवतासारखी रचना नाही आणि मग ती त्यांनी रचना कशी केली काय वाटलं त्यांना हे कार्य माझ्याकडून होईल का असं ते त्यांना वाटलं आणि त्यानंतर काय घडलं त्याबद्दलचं विचार त्याबद्दलचा इतिहास आपण पुढच्या प्रवचनात बघू नारायण हरी नारायण हरी रामकृष्ण गोविंद